टिपेचा आज वेचा रे उद्या फुटणार काचा रे उद्या फुटणार काचा जायचे जातील पाहू सोहळा उरतील त्यांचा येतील त्यांचा स्वर टिपेचा आज वेचा विस्मरूया आज सा रंग रंगज्वाळे साचितेचा विस्मरूया आज सारे रंग साची साचितेचा चुंबनाचा रंग प्राशूलाज ओल्या रक्तिम्याचा चुंबनाचा तुमचा प्राशुलाज ओल्या रक्तिम्याचा टिपेचा आज वे नवता तपस्वी जीभी नवता कलन्दरभगी नवता तपस्वी जीवगी नवता झोपताना भक्त कुरवाळु विठ्ठटाचा झोपताना फक्त पुरवाळून घ्याव्या विठ्ठटाचा स्वर टिपेचा आज वेचा संगतीला दोन हिरवे हात घेऊन चाललो मी संगतीला दोन हिरवे हात घेऊन चाललो मी थाटण्या संसार ग्रीष्माचा शिवेवर पावसाचा स्वरटिपेचा आजवेचा रे उद्या फुटणार काचा जायचे जातील पाहू सो उरतील त्यांचा सोहळा उरतील त्यांचा रे उद्या फुटणार काचा रे उद्या फुटणार का